शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् श्रीमद भागवत महापुराण प्रवचन मालिकेतील या सहाव्या पुष्पात आपणा सर्वांचं स्वागत आणि आपला सर्वांना नमस्कार सुरुवातीलाच सूचना भागवताचा ग्रंथ घेऊन समोर बसा आणि प्रथम स्कंध प्रथम अध्याय आणि तिसरा श्लोक काढून ठेवा त्यावर आपण विवेचन करणार आहोत मंगलाचरणाचे महर्षी व्यासाने मंगलाचरणाचे तीन श्लोक लिहिलेले आहेत त्यातले पहिले दोन श्लोक आपण बघितले तिसरा श्लोक आता आपण बघू निगम शुकमुखादमृत फलं संयुतम पिबत भागवतं रसमालयं मोहरहो रसिका भुवि आधी अर्थ वाचून दाखवतो मग त्याच्यावर थोडक्यात विवेचन करू भक्तिरस जाणणारे भक्तजन हो श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे श्री शुकदेवरूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतरसाने परिपूर्ण आहे हा मूर्तिमान रस आहे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करा इथे निगमकल्प तरोर गलितम फलम म्हटलेलं आहे भागवताला काय म्हटलेलं आहे एकतर निगम कल्पतरोर गलितम निगम म्हणजे वेद आणि कल्पतरू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे जे इच्छित आहे ते सर्व काही देणारा जो वृक्ष कल्पवृक्ष कल्पतरू आणि गलितम म्हणजे गळून पडलेलं फळ भागवत हे कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ आहे वेदरूपी कल्पवृक्षाचं आता वेद हा शब्द विद धातूपासून तयार झाला आणि त्याचा अर्थ जाणणे आणि निगमकल्प तरोर गलितम फलम वेदरूपी फळाचं कल्पतरूचं फळ म्हणजे आणि वेदचा अर्थ एक सर्वसामान्य हा शब्दार्थ सांगितला विद धातूपासून निर्माण झाला जाणणे अशा शब्दाचा परंतु वेदचा अर्थ ज्ञान असाही एक आहे तर ज्ञानरूपी कल्पवृक्ष कल्पवृक्षाचीच आधी आपण कल्पना करू शकत नाही त्यात वेदरूपी कल्पवृक्षाचं आणि तिसरं वर्णन केलेलं आहे पिकलेलं फळ फळ केव्हा पडतं गलितम तर पूर्णपणे पिकलेलं फळ मगच खाली पडतं कच्चं असताना पडत नाही तर ते झाडापासून कल्पवृक्षाच्या झाडापासून विलग झालेलं अलग झालेलं म्हणजे अत्यंत परिपूर्णतेने पिकलेलं फळ म्हणजे हे भागवत आहे निगम कल्पतरोर गलितम फलम आणि काय तर शुकमुखादमृत द्रव संयुत एक तर काय जे जो पेरू पूर्णपणे पिकलेला असतो अगदी तयार झालेला आहे अशा पेरूच्या झाडावरच्या पेरूला पोपटाला चोच मारायला बोलवायला लागत नाही पोपटाला ते आपोआप निसर्गत समजतं आणि पोपट येतो आणि पूर्णपणे पिकलेल्या पेरूलाच तो चोच मारून टोच मारून स्पर्श करतो तस या शुक हा शब्दाचा दोन अर्थ आहेत एक शुक म्हणजे पोपट आणि एक शुक म्हणजे शुकाचार्य तर या वेदरूपी कल्पतरूच्या फळाला लागलेलं कल्पतरू वृक्षाला लागलेलं पिकलेलं फळ आहे त्याला शुकदेव रूपी पुपटांच्या मुखाचा संबंध आला आहे म्हणजे काय तर शुकदेवाने याचा महिमा गायलेला आहे शुकदेवाने हे फळ म्हणजे हे भागवत पिकलेलं भागवत पिकलेलं भागवत अशा अर्थानं नव्हे उत्तम प्रकारे महर्षी व्यासानी रचलेलं भक्तिरसानं भक्तिरसानं परिपूर्ण असं हे भागवत या भागवताला शुकाचार्यांच्या मुखाचा स्पर्श झाला म्हणजे शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितलं श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे आणि शुकदेव रूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतरसाने परिपूर्ण आहे शुकमुखात अमृत द्रव संयुतम अमृत रस रूप आहे काय फळ म्हटलं ना की फळामध्ये बी असतं कोय असते साल असतं आणि ते त्याज्य वस्तू आहेत ह्या देठ आहे तर या पिकलेल्या फळाला देठ नाही या पिकलेल्या फळाला साल नाही याला बी नाही याच्यात कोय नाही काहीही त्याज्य वस्तू नाही परिपूर्णतेने अमृत अमृतरसानं भरलेलं असं हे रसरूप रसलय असं जे फळ आहे म्हणजे भागवत आहे ते काय करा पिबत भागवतम रसमालयम पिबतम प्या प्या हा रसरूपी भागवत आहे ना तो प्या प्या म्हणजे काय त्याचं श्रवण करा वाचन करा मनन करा चिंतन करा पिबत भागवतम रसम या रसाचं हा रस प्या कुठपर्यंत प्या आलयम पिबत भागवतम रसमालयम रसम आलयम आलय म्हणजे मरेपर्यंत किंवा मोक्षापर्यंत हे या मूर्तिमान रस आहे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत मनाचा लय होईपर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत राहा पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका मुहुरहो वरचेवर वरचेवर सतत चिंतन करा सतत हे भागवताचं वाचन करा मुहुरहो रसिका भुवी भावुका निगमकल्पतरोर्गलितं फलं संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भूविभावुका तिसरा श्लोक बघितला आपण मंगलाचरणाचे हे जे तीन श्लोक महा महर्षी व्यासाने रचलेले आहेत तिन्हींचं एकदा मी वाचन करतो आणि हे तिन्ही श्लोक कुठल्याही भागवतीला खरं तर पाठ यायला पाहिजे पक्के जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने आदि आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदाम् यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यम् परम् धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणाम् सताम् वेद्यम् वास्तवमत्र वस्तु शिवदम् तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो रुध्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतमरसमालयं मोहरहो रसिका भुवि भावुकाः प्रत्येक श्लोक पाठ तर आलाच पाहिजे परंतु श्लोक म्हणताना आता मात्र प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्या श्लोकाचा अर्थ डोळ्यापुढे तरळला पाहिजे आता याच्यानंतर आपण प्रत्यक्ष हरिकथा भागवत कथा प्रत्यक्ष म्हणजे ही भागवत कथाच आहे परंतु कथेला भाग हे भगवंतांचं वर्णन झालं सत्य स्वरूपाचं वर्णन झालं त्याच्यानंतर भागवताच्या अंतरंगाबद्दल अनुबंध चतुष्टय काय ते सांगून झालं आणि तिसऱ्या श्लोकात भागवताचं महात्म्य सांगितलं आता अंतरंगात भागवताच्या आपण प्रवेश करणार आहोत आणि तत्पूर्वी मला आपल्याशी काही संवाद साधायचा आहे हे पुष्प मी संपवतो आणि याच्यानंतर लगेचच दुसऱ्या पुष्पात आपण थोडा अंतर्मुख होऊन विचार करू आणि मगच पुढच्या हरिकथेला भागवत कथेला सुरुवात करू नारायण हरी